रसिकहो आज या कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श परिसाचा या मालिकेतला कार्यक्रम आपण ऐकणार आहोत गाण्यात राहणारा माणूस पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या गायनकलेविषयी सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांची शैला दातार यांनी लिहिलेली मुलाखत आता ऐकूया सादर करते आहेत रवींद्र आपटे हा कार्यक्रम आम्ही प्रथम प्रसारित केला होता एकोणीशे त्र्याण्णव साली ऐकूया तर गाण्यात राहणारा माणूस Thank you. कारण गेली पन्नास वर्ष तितकंच ताजं राहिलेलं आहे आयुष्याची सत्तर वर्ष कुठे गेली असं जर त्यांना विचारलं तर धारवाड मुंबई हुबळी अशी न नावं घेता ते नक्की त्यांची की गाण्यात गेली एका लेखामध्ये मी मल्लिकार्जुन मनसुरांचं वर्णन गाण्यात राहणारा माणूस एवढंच केलेला आहे बावीस तेवीस वर्षाच्या वर्षा वयाला मल्लिकार्जुन मनसूर मुंबईला आले आणि असं म्हणतात ना की त्यांनी काय तो आला त्यांनी पाहिलं आणि जिंकलं त्या पद्धतीने ते आले ते गायले आणि त्यांनी जिंकलं आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं गाणं हे जसं घृष्टन घृष्टन चंदनम चारुगंधम म्हणतात तसं जास्त जास्त सुंदर असं होत चाललेलं गाणं आहे तीन दिवसापूर्वी मी त्यांना सहज म्हटलं होतं की अण्णा बिभासा दोन्ही दैवत लावून जातात ना ते म्हणाले जातात मी विसरून गेलो तो विचारलेला प्रश्न कुठल्या तरी कारणाने त्यावेळेस संदर्भाने विचार असेल काल विमानामध्ये बसल्यानंतर विमान ज्या वर गेलं कारण आम्ही लोक शेजारी बसलो होतो विभाग आहे का म्हणाले आता आणि त्या विमानामध्ये त्या विमानाचं नशीब आहे की त्या विमानात एवढं चांगलं कधी काही झालंच नसेल मला वाटतं एअर होस्टेसच्या आवाजाखेरीज तर तिथे अण्णा माळ शेजारी बसून संपूर्ण त्यांनी तो विभाग कधी मुंबई आली हेच आम्हाला कळलं नाही तसंच कधी सत्तर वर्ष गेली हे त्यांचं त्यांनाही कळलेलं नाही जसं त्यांचं त्यांना कळलं नाही तसं आमचं आम्हालाही कळलं नाही की त्यांचं गाणं ऐकण्यात आमची पन्नास साठ वर्ष कसे नाही ज्ञानेश्वरीची मला गोवी आठवते की जया भक्तीची हेतुली प्राप्ती जया भक्तीची हेतुली प्राप्ती की जे कैवल्यातही परवते सर म्हणती जयांच्या लीला माझी नीती जी आली दिसते म्हणजे भक्तीच्याच आनंदामध्ये इतके की प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी जरा पाच मिनिटांनी या त्याला सांगते तसं त्यांनी यश लौकिक वगैरे जवळ आल्यासाठी असेल तू जरा बाजूला ना मी गातोय आता आणि जयांच्या लीळा माझी नीती जी आली दिसते अभिजात संगीत म्हणजे काय मल्लिकार्जुन मनसूर गातात ते अभिजात संगीत हीच त्याची व्याख्या होऊ शकते खरं सांगायचं म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आजवर वाटणारी जी कृतज्ञता आहे ही दाखवायची आम्हाला इच्छा होती तुम्ही सत्तर वर्षाचे येऊन आम्हाला तो चान्स दिलात याबद्दल आम्ही आधी तुमचे मनापासून आभार मानतो भाई मल्लिकार्जुन मनसुरांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे भाषण केलं त्यातला थोडा भाग आपण आता ऐकला तुमची आणि मनसुरांची पहिली ओळख नेमकी केव्हा झाली पहिली ओळख म्हणजे खरं सांगता मी कॉलेजमध्ये असताना गाण्याचा प्रेमी होतो त्यामुळे आगाऊ होतो गवई ओळखीचा आहे का ओळखीचा नाही त्याची पर्वा न करता आपण काही त्या गाण्याबद्दलच बोलायला सुरुवात केली की हा आपल्या जातीचा कोणीतरी त्याला वाटायचं आणि सगळेजण प्रेमाने सांगायचे मनसुरांचं गाणं मी ऐकलं होतं एका गणेशोत्सवामध्ये मुंबईला मला वर्ष सुद्धा आठव एकोणीशे चौतीस साली ऐकलं मनसुरांची ओळख म्हणजे मोठा मजेदार आहे मी पारव्याला राहत होतो पारव्याला त्या काळात शंकरराव खातुनाचे पेटी वाजवणारे होते मनसुरांचे ते साथीदार तर मी शाळेचा पोरगा पेटी वाजवणारा ते मला बरोबर घेऊन जायचे मनसुरांच्या गाण्याला त्यामुळे त्या गाण्याच्या कलावंतांच्या स्टाफ पैकीच मी एकदा असे त्या मॅनेजर शिकत तिथल्या त्या सोसायटीच्या लोकांची समजूत व्हायची मला उत्तम जागा मिळायची बसायला आणि मग त्या तेव्हापासून ओळख वगैरे सुरू झाली गाण्याच्या ह्या दुनियेत पण वयाच्या अठरा नव्या वर्षापासून आलो त्यामुळे लोक आले कोणी तर ते आपलेच कोणीतरी विचारत असंच वाटत होती ते कोणतरी परके आहेत आणि आपल्याशी कसं बोलतील वगैरे असं मला कधी विचारच आला नाही पाहिजे तर त्याला आपण आगाऊ कोणा म्हणून परंतु तो होता आणि तो जो नसता तुम्ही इतकं गाणं ऐकलंही नसतं कदाचित मी नेहमी सांगत असे की सत्यनारायणाच्या पूजेला जायला आणि गाणं ऐकायला जायला कोणाचे मान अपमान बघायचं कारण नाही बोलवा न बोलवा जायचं तिथे आणि आपण हिमतीने गेलो की लोक याही म्हणतात अजूनही म्हणतात <laughs> असं म्हणतात गाणं मी पहिल्यांदा कळत आणि तुम्हाला सांगतो त्यापूर्वी मी सवाई गंधर्व ऐकले होते मास्तर खूप ऐकले मजेबू ऐकले पण त्या काळामध्ये सुद्धा हा काही निराळा प्रकार आहे असं वाटलं त्यांनी आम्हाला जिंकलं त्यावेळेस पण त्यावेळेस त्यांचं गाणं बदलत कसं गेलं हे सुद्धा आम्हाला बघायला मिळालं कारण पहिल्यांदा मी चौतीस पस्तीस साली जे गाणं ऐकलं त्यावेळेस ते ग्वाले रंगाने गात होते निळकंठबुवांकडे निळकंठबुवांचे शिष्य होते पण मनसुरांचा आवाज एक असा होता की गायकी कुठली असेल तर तो प्रिडॉमिनंटली त्यांचा आवाज ही गोष्ट होती म्हणजे मी तो एकच आवाज असा ऐकला की वरचा छजे लागल्यानंतर तीन तंबोरी सुरू झाल्याचं असं वाटत इतका तो मिसळून जायचा आणि दुसरं होतं मनसुरांच्या बाबतीत आठवण आली की मला समज नावाच्या एका ऋषीची आठवण होती समज नावाचा एक ऋषी होऊन गेला बरं का आपल्या कापसापासून दोर काढता येतो सूत काढता येतं हा शोध त्याने लावला वृक्षमनाची देवाला प्रार्थना असेल की देवा माझा धागा तो देऊ नकोस मला वाटतं मंत्र्यांनी स्वराच्या बाबतीत तसंच म्हटलं असणार सुराचा धागा त्यांचा तुटला असं वाटत नाही काहीतरी एक कॉम्पोजिशन संपलं पुष्करांचं की तो सुरात थांबला असं नाही वाटतं विलीन झाला मध्ये असं वाटत भा असां सा रे डोमारे म आपल्याला सगळं गाणं कळायला लागलं वगैरे अशा अहंकाराने मी गाणी ऐकायला जायचो पण आमच्या काही काही आठी होत्या त्याच्यामध्ये नवीन आला आमच्या ग्रुपमध्ये यायला तुमच्यावर होता गाण्याला तेव्हा काय होती की इकडून तिकडून प्रश्न विचारून नारायणराव बालगंधर्व याच्याविषयी त्याचं मत ऐकायचं तिथे तो जर काही वाकडे बोलला तर कटा आमच्यातल्या नव्हे तर बालगंधर्वांच्या जोडीला दुसरं नाव म्हणजे मल्लिकार्जुन मनसूर असं झडपलेलं होतं त्याने आणि हे मलाच नाही माझ्या पिढीच्या अनेक लोकांना खूप मला ऐकायला मिळालं गाणं साठ एक वर्ष तरी ऐकतोय आता मला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तुम्ही चौदा पंधरा वर्षात होतो पहिलं गाणं जेव्हा ऐकलं त्यावेळेला तरी तरीचं गाणं ऐकायला मिळालं निळकंठ वन करणं नेमकं त्यांनी पहिले कसे शिकले अशाबद्दल काही बोलले हो खूप ग्वादे रंगात म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्या उपजा ठिकठिकाणच्या होत्या ना त्या निघाच्या जागा ह्या फार महत्वाच्या त्याच्यानंतर गमकाची जी पद्धत होती ही ग्वालेरी पद्धत होती नंतर वरच्या शेजापासून ते खालच्या शेजापर्यंत जी झेप घ्यायची ती अशी तानेला चिपटून धरून आलेली झेप आणि त्याच्या बाजूला त्याला लावलेला जोर हा ग्वाल्याचं वैशिष्ट्य होतं आणि दुसरं म्हणजे चिजा म्हणण्याचं शुद्धत्व हे गात होते निर्माण करत होते त्याच्यामध्ये सुद्धा मल्लिकार्जुन दिसत होते याचं कारण आहे मल्लिकार्जुनांची गाण्याची जी ओळख झाली ती ललित संगीतापासून झाली आणि ललित संगीतामध्ये स्वर फुकट घालून चालत नाही त्याला काहीतरी अर्थ असावा लागतो तरच ते गायचं ही जागा का घेतली त्याच्यासाठी घेतली असं दिसतं म्हणून घेतली हे त्यांना वयाच्या अठरा नव्या वर्षी उमगलं कारण त्यावेळेला ते संगीत नाटकात गेले त्यांचे भाऊ नाटक नाटक कंपनी होती त्यांच्यावरती फार गोड आवाज होता पुढच्या काळामध्ये मंत्र्यांच्या गाण्याला ते तंबोळ्यावर बसत असत पुष्कळ वेळेला वरचा शेजार लागला की आम्ही सांगायचं त्यांना अशी खून करायची की त्यांचा लागावा अशी इच्छा असते फार सुंदर स्वर होता त्यांनी मंत्रांसाठी खूप केलं आणि मग गुारे बागा गेम सभु खे मातो करा सभु पर चल पैमल पागल जल ॿा गे கவிதரிசே நான் கவிதரிசே அது தெரியாது नंबर साके हैमका चलो चमका गुजरात चलो चमका गल बाबा चमका चङो चमका गुजरात चमका चङो خاتم فرد الله असं गाताना कोणी ऐकलं आणि हा मुलगा मला जमीन शिकवतो याला अतिशय गरिबीत होतं बघते त्यांचं आयुष्य निर्गंडवांचं सुद्धा पण प्रेमाने त्यांनी विद्या दिली त्याचं कारण मला नेहमी असं वाटतं की गाणं ही विकाची वस्तू नसून ही विद्या आहे अशा समजुतीचा तो काळ होता आता वजेबुवाचं हे मनसूर विनसूर एवढे कष्ट घेऊन गायले केले काय मिळणार होतं त्यांना तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की साळेगंजरांचं गाणं आम्ही पार्लरात ठेवलं होतं येण्या गाण्याचा खर्च चव्हाणचं भाडं बिडं सगळं मिळून त्यांना सत्तर रुपये दिले होते पण गाणं होणं हे महत्वाचं होतं आता ह्या लोकांच्या पुढे आर्थिक त्याच्यापासून फायदा हे स्वप्नात येणंच शक्य नव्हतं नवी चीज मिळाला तर आनंद नवी शंभराची नोट मिळाल्यापेक्षा सुद्धा त्यांचा जास्त सगळ्या जीवनाच्या व्हॅल्यू त्या सुराशी निघाली खूप केलं त्यांच्यासाठी नाटक कंपनीचं हेकनबुवा त्यांच्यावर होते हो, तिथेच हा मुलगा गातो गेलं कृष्णाचं काम करायचे बालनट म्हणून ते पुढे आले असते आणखी गोंधळ झाला असता शास्त्रीय संगीतात त्या काळामध्ये म्हणजे तुला खरं सांग का हे गुरु सुद्धा जे जण गुरु म्हणायचं त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट होती हो. केवळ आपली ही विद्या कुठेतरी राहावी म्हणून ते शिष्य घ्यायचे त्याचा खर्च करायचा त्याच्या बरोबर राहायचं त्यांनी काहीतरी सेवा करायची बाबांचं काही उदाहरण आहे की बोली त्यांचा आवाज तयार करून घेणं असते हो, जे हो. असतं ते सगळं त्यांनी करून त्याला काही सरगम आणि मग ते आकारात म्हणायची असं त्यांचं सगळं गाणं आकाराचं गाणं लेखकाची वैशिष्ट्य असतात आकारात होतं ते लहान मोठं ठरवायचं नाही आकारात आहे म्हणून आता उदाहरणार्थ भीमसेनचा इकार जो लागतो ना विजेच्या प्रवाहासारखा लागतो शाप बसावायचा तो जोरदार इकार असतो तसाच कुमारगंधर्वाचा उकार असतो मुंसुरांचं मला जर आवाजाचं वैशिष्ट्य कुठले वाटत असेल ना तर नैसर्गिक जवाहर गळ्याची तंबऱ्याला जशी असते तशी त्यांच्या गळ्यात नैसर्गिक जवाहर होती आणि त्यामुळे ना आपण मुग्ध होऊन जातो गाणं हा काही वेळाने गुंजारा व्हायचा thank you भाई मनसुरांनी निळकंठबुवांच्या गायकीची झलक दाखवली ती आपण आता श्रोत्यांना ऐकू ಇದು ನಮ್ಮ ಮೊದಲನೇ ಗುರುಗಳು ನೀಲಕಂಠ ಅವರದು ಗಾಯಕಿ चालू असताना त्याच काळामध्ये मी मंजिका साहेबांचं गाणं ऐकलं मंजिका साहेबांची गाणी दोन तऱ्हे होती एक म्हणजे एखादं गाणं व्हायचं असतं दुसरं म्हणजे नाना शंकरशेच्या वाड्यामध्ये आठवडाभर मंजिकार्जुन आपल्या मंजिका साहेबांचं गाणं ऐकलं व्हायचं तर मंजिका साहेब हे आमचे म्हणजे अगदी गळ्याचे ताईत ठरलेले होते आणि मंजिका साहेबांची गंमत अशी होती की ते अभिजात संगीत जितकं चांगलं गात असत ना त्याच्यात लहरीत संगीत गात असत त्यांनी भेदभावच केला नाही गाताना मी गातो एवढं त्यांनी त्याचा कॉमन फॅक्टर ठेवला आणि जे गायचं ते त्याला धरून म्हणजे ऐकव तो मग इतके सुंदर गायचे मला अजून आठवत आहे की सकाळच्या एका मैफिलीला ऐकव तेव्हा मग बोल त्यांनी गायला आणि एक तुझा स्वर आर्थ खरोखर वाटे म्हणजे दिनमोल ह्या होती आर्थ स्वर म्हणजे काय याच्यावरती दहा मिनिटं त्यांनी कामगार केली पुढे त्यामुळे ते आमचं नवीन दैवत होतं म्हणजे का त्यावेळेस आणि मनसूर त्यांच्याकडे शिकायला गेले म्हटल्यानंतर आम्हाला इव्हेंट ऑफ द सेंच्युरी म्हणतात त्याचं की शतकाचं काहीतरी चमत्कार घडलेलं आहे आणि मग मी मनसुरांना विचारलं की तुम्हाला खर्चावर शिकवलं म्हणजे कसं शिकवलं ते म्हणाले नाही तालीम वगैरे म्हणजे तालीम वगैरे नव्हतीच आमची म्हणे आमच्या मैफिली होत्या म्हणजे राग सुरू करायचा त्यांनी गायचं मी गायचं थोडे ऑडियन्स असतात तर त्यांना ती मैफिलच वाटली असती असे त्यांनी ट्रेनिंग घेतात ह्याचा अर्थ असा की त्या गायकीचं स्पिरिट जे आहे ना ते त्यांनी लक्षात घेतो तर ते सगळ्यात कठीण आहे तानापैठी गुरु घेता आले म्हणजे गाणार असं नाही त्या तानापैठाचा अर्थ काय आशय काय कशासाठी ती ताण आहे ह्या संदर्भ कळावा लागतो सुगंध मांडणी तो संदर्भ त्या अशा शिकवणीमुळे कळा एखादा राग तर कितीतरी वेळा मी ऐकला असेल आता उदाहरणार्थ खोकर सारखा राग आहे आनंद मुखचंद हा जे आनंद मुखचंद सुरू केला रे केला की पुन्हा अगदी आपण त्याच्यात नवीन ऐकतो असं वाहून जायचं करण रु जन हो हा जन र Oh, my God. आल्यानंतर जगूधरांची गायकी जी अनवट रागाबद्दल प्रसिद्ध आहे अशा प्रकारची गायकी मल्लिकार्जुनी म्हणजे सहज आत्मसात केली होती आता तुम्ही कल्पना करा की ग्वाल्हेर त्या शुद्ध रागाच्या स्वरूपात दाखवण्याच्या गायकीपासून मिश्र गायचे दोन्ही निभावाची गोष्ट कठीण होती पण त्यांचे सहज निभावणं मिश्र राग जे आहेत हे म्हणजे वसंती केदार असं समजा तर पाच मिनिटं वसंत आणि पाच मिनिटं केदार असेल दोन्ही म्हणून ते झालं पाहिजे जसं मसाल्याच्या दुधामध्ये केशर आणि साखर हे निराळी काढता येणार नाही ते दुधातच घोळून मिळणे तसं रागामध्ये गाय त्या ख्यालामध्ये दोन्ही ख्याल म्हणजे एकच आहे असं एकदा मध्यम शेजाचा लागला तर दुसऱ्यांदा तोच मध्यम असेल तो त्या त्या रागाचा लागेल एक नवा पदार्थ तयार व्हावा ना दोन मिनिट घेऊन तसा तो मनसुरांच्या गाण्यामध्ये व्हायचा आणि ते फार अट्रॅक्टिव्ह होत आंबेडकर साहेबांनी त्यांना मोठं जर काय दिलं असेल देणं तर ह्या सगळ्या गायकीमध्ये स्वतःच म्हणून एक व्यक्तिमत्व जे आहे ते सोडून तू गाऊ नको हे त्यांना सांगितलं म्हणजे मला कोणी म्हणाला मंजिरा साहेबांसाठी डिटो गात असून मनसूर तर मी मान्य करणार नाही मनसूर मनसुरांसारखेच गायचे म्हणजे कोणी ऐकल्यानंतर आज अमक्या घराण्याचं गाणं ऐकलं असं कधी बोललो नाही आम्ही आणि मनसुरांचं गाणं ऐकलं तिथेच ते संपलं जसं बालगंधर्वांच्या बाबतीत होतं की बालगंधर्व काय गायले त्याचं बालगंधर्व गायले एवढंच सांगायचं तसं मनसुरांच्या बाबतीत झालं आणि असं रेअर होतं म्हणजे जयपूरची काय की बिकट खरी पण नुसती बिकट पण नव्हे पण अट्रॅक्टिव्ह सुद्धा तितकी बिकट हा शब्द बर का काय बरोबर नाही कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं चिनी भाषा फार कठीण आहे तर मान्य वाटत लहान चिनी मुलं बोलताना मी ऐकली ती भाषा लहान मुलांना सुद्धा येते बिकट वगैरे काय नाही आपण काय गातो त्याचं पर्पज डोळ्यापुढे त्याचा हेतू डोळ्यापुढे असताना किती ते सुंदरच असुंदर असं गाण्यामध्ये काही होणार नाही याची खबरदारी मात्र असे चांगले गवळी नेहमी घेतात मंजिका साहेबांनी त्यांना दालित्य शिकवलं हीच काय की ललित किती होऊ शकते मला अजून आठवत आहे एकदा मंजिका साहेबांचं सकाळी गाणं होतं तर तपन लागेरी त्यांनी सुरू केली शुद्धकार तर बारा एक वाजले होते मुंबईत बारा एक म्हणजे उन्हाळा भयानक झाला तर त्यांनी तपन लागेरी ही जी काय चीज आहे त्याचा अर्थ काय सांगितलं आणि उन्हाळ्यामुळे व्याकुळ झालेली जी अवस्था आहे ना ते त्या शुद्ध दिसायला लागली आम्हाला Thank uh, कारण याची शब्दावरती फार श्रद्धा होती त्या लोकांची आणि त्यामुळे गाणं कळावं हे सांगावं म्हणजे शब्दही कळावे सूरही कळावं रागही कळावं असा आग्रह होता फार सुंदर त्याच्यामध्ये म्हणजे भावना भावना वगैरे आणि मी तुला मग सांगितलं आपण मंजिका साहेबांनी तर बालगंधर्वांची गाणी इतकी अप्रतिम गायची ऐकवत बोल गिरीशांची कविता गात असत फारच सुंदर गायची मंजिका साहेबांच्या गायकीचं स्वरूप कसं होतं हे मनसूर दाखवतायत पटभ्याग रागातून जो मंदिर खास म्हणजे साहेब जे मिळाले त्यांच्याकडून त्यांना अलादेखा साहेबांची जी शिस्त होती ती त्यांना त्या भोरजेकर साहेबांच्याकडून मिळाली म्हणजे ती जी चीज आहे ती किती श्रीमंत आहे काय ऐश्वर तिथं कशात आहे कुठल्या जागा काय दमखम अशी का आहे तिथे कुठे कामगार करायची हे जे एखादं घराणं समजावून घेताना सांगत ते गुरुजिका साहेबांच्याकडून करणार गुरुजिका असे आडवे झोपले असं आजारी असत त्यावेळी तालीम चालू असायची तर कोणतरी थट्ट्याने विचारलं ते तर पडलेले तुम्हाला काय शिकवणार तर मनसुद आणि गुरुजी कसा म्हणजे सहज गोष्ट म्हणायला मला असं विचारत होते त्यांना सांगा म्हणा माझे शिष्य इशाऱ्याने गाऊ शकतात तर त्याचे इशाऱ्याने गाणं हे अतिशय महत्वाचं होतं आणि गुरुजी साहेबांच्याकडून एक नुसती आस्थाही ऐकणं फार आनंद होता दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक रागाची प्रकृती त्यांना फार चांगली माहित होती म्हणजे ह्या आता मला एकदा त्यांनी सांगितलं की शुद्ध सरांचा त्यांना तुमचा त्याच्यामध्ये म्हणाले गीतगड्याच्या अंगाने जायला पाहिजे म्हणाले अशा अशा त्याने जायला पाहिजे म्हणजे सपाट जाता का म्हणे हे रागाचा स्वभाव धर्म आहे म्हणाले आणि तसं तो प्रीतम संया वगैरे म्हणताना दरस दिखाचा तो मध्यम लागतो तो किती आर्थ लागतो बघा तुम्ही कारण तो दरस दिखाचा जो पण आहे तो त्या मध्यमाने सिद्ध केलेला म्हणून ती चीज आणि तो अर्थ ते मिळून आलेले जे मैफिलीचं संगीत आहे ते राग संगीत आहे तिथे सिद्ध व्हायचं रागांच्या मोठेपणाने रागविद्या म्हटलं त्याला सुरसंगत रागविद्या सुरसंगत काय घ्यायचं मग सुर आल्या ते कसा Thank you. Yeah. साहेबांची गायकी कशी होती हे मनसुरांकडून आपण आता ऐकू नम नंबरची खास आवडत हा प्रकल्प गाण्याशिवाय दुसरं काय नाही मी त्याच्याबद्दल एका ठिकाणी लिहिल्या गाण्यात राहणारा माणूस म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावरती बोला अरब तेलाच्या प्रश्नावर जरी बोललात तरी बरोबर हे भिंड चिंड घेऊन अरबी कर्नाटक जागावरती यायचे असं त्यांचं हे असत गाणं हा एक एकदा तर मी यांचं दिल्लीला आम्ही दोघे फिरत निघालो होतो तर कॅनाट प्लेसच्या ह्याच्यात आलो त्या चौकामध्ये चौकात आलो होतो त्यावेळी त्यांना आडंबरी केदार आठवला होता तर आम्ही त्या रस्त्यावर तिथे थांबून ते बरं बरं जय मला ऐकायला लागले छान चीज आहे ती तू ऐकलीस का चांगली आहे हो. तर ती बरं बरं जय सुरुवात केली आणि आम्ही दोघे जण विसरलो की आम्ही रस्त्याच्या मध्ये उभे होते तिथे हॉर्न वाजतात मोटारींचे एक पाच मिनिटं तसे राहिलो असतो दोन कलावंत महाराष्ट्रातले गेले अशी बातमी आली होती त्या ड्रायव्हर लोकांना कळे ना की कोण गाडव दोघे आम्ही केदारातून शंकरात कसं राहतो याच्याबद्दलच चर्चा करत होतो Hare Krishna मी तुम्हाला का इम्प्रेस करण्यासाठी ते कधी राहिले नाही मला एक त्यांचा अनुभव आहे गवळी म्हणून असं समोर बसलो की ते अशा रीतीने ते बघायचे सगळ्या मैफिलीकडे की त्यांना काही दिसतच नाही असं वाटायचं म्हणजे समोरच्या ओळखीच्या माणसाची सुद्धा ओळख दाखवायची नाही तर काही गवळी कोणी आलं की नमस्कार कर अमक कर वगैरे ह्यांना पत्ताच नाही जणू काय तो ऐकणारा आणि हे ह्यांच्या मध्ये एक सुराचा पडदा आहे असं वाटायचं काय पाहताय म्हणतो तर सूर पाहतोय असं म्हणावं असं त्यांचं वाटतं गाणं मी दोन थट्टेने एकदा विचारलं की तुमच्या गाण्याच्या वेळेला मैफिलीतून मध्ये एखादा उठून गेला तर तुम्हाला डिस्टर्बन्स वगैरे होत नाही तसं काय होत नाही म्हणाले म्हटलं म्हणते उठतात मध्ये तर काय करणार म्हणजे लगवी बिगडी लागलेली असते म्हणाले मोठंच असते इतक्या म्हणजे तो गाणं न आवडणारा कोणी मनुष्य बसलाय असं त्यांना वाटायच नाही कारण त्यांना जे गाणं होतं ना ते त्यांचं गाणं नाही आहे त्यांच्या गुरूंचं गाणं आहे जिथून ज्ञान घेतलं तिथलं गाणं आहे ही त्यांची भूमिका होती ते सगळ्यात म्हणजे एक आनंदाचा प्रसंग गाणं आहे म्हणजे आपली हे दाखवण्याचा चुरशीचा वगैरे असा प्रसंग नाही मनसुरांशी बोलताना कधी आयुष्यात आता साठ वर्षामध्ये तुलनेने दुसऱ्या गावाच्या पेक्षा हा श्रेष्ठ कनिष्ठ ते कधी बोललेच नाही ते बोलले रागांच्या बद्दल ते बोलले बंदिशी बद्दल ते बोलले त्याच्या आवजावाबद्दल ते घट त्याच्याबद्दल ते बोलले मनसुरांचं बोलणं म्हणजे गाण्याबद्दलचं बोलणं होतं गवयाबद्दलचं नव्हतं आणि याचं कारण आहे त्यांना गाण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही पण अस्वस्थ मात्र भयंकर असत माझ्या घरीच ते राहत असत पुण्यात आले म्हणजे रात्री नऊचं गाणं असतं तर सहा वाजल्यापासून धोतर बितर नेसून वगैरे कपडे बिपडे चांगले घालून तयार आणि म्हटलं की अण्णा आपल्याला काही स्टेज झाडायला बोलवलेलं नाहीये त्यांना ते राहावायचंच नाही ते गाणं कितकं होतं तुम्हाला सांगतो एकदा रात्री ते बेडरूम मध्ये आमच्या तिथे झोपले होते आणि माझं एक पुस्तक तिकडे राहिलं होतं नेहमीप्रमाणे मी काहीतरी विसरत होतो पुस्तक तर त्यांना डिस्टर्ब न करता जाऊ म्हणून हळूच मी तिथून गेलो ते गाठ झोपले होते पण अंगठा असा पुढे मागे तालावरती चाललेला होता म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा चीज चालत होती आज मला आठवत आहे की समजावून तर इतकं चांगलं सांगा की एखादं त्याला माझ्या पत्नीने विचारलं होतं की तुम्ही लोक म्हणता की ध्रुपदाचे ख्याल कधी केले या लोकांनी म्हणजे कसे केले तुम्हाला आश्चर्य वाटेल की गाणं न कळणाऱ्या एका बाईला मोक्रभारे कण मोके कण गण करण तुर तुम्ही त्यांची तीन गाणी पुण्यात केली होती हो. सगळ्यांना ऐकली ते फारच फार सुंदर वाचण्यासारखं झालं ते करायची मला बुद्धी का झाली त्यांचे गुरु होते म्हणजे का त्यांची सात दिवस गाणी मुंबईला शंकरशेठ नाना शंकरशेठ चौकच्या वाड्यामध्ये व्हायची आणि जयकरांच्या पासून अगदी असे श्रोते ऐकायला वगैरे चांगले आणि ती संध्याकाळची गाणी रात्रीचं एखादं गाणं त्याच्यात वगैरे अशी वाटली त्या स्वरूपात इथे करावं म्हणून मी ते केलं असं गाणं वर्षानुवर्ष ऐकत आलो आणि आयुष्यात त्यांची पडलेली मैकल मला ऐकायलाच मिळाली नाही म्हणजे आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते वाईट झाले नाही असं मला त्यांचा शोध लावण्याच्या पद्धती सारखं वाटायचं की बाण मारताना जसं आपण ते हे ताणतो की नाही प्रत्यंचा तसा प्रत्येक शोध बरोबर जाऊन तो हिट व्हायचा पहिला षड्ज लागला की हा षड्ज दुसरं काही नाही आसपास येतो सहा म्हणजे साप सव्वा सहा पावणे सहा वगैरे असं नाही <laughs> आणि ही जी ही जी अचूकता होती ते विलक्षण पाहण्यासारखी होते गाण्याशिवाय त्यांना इतर याच्यात इंटरेस्ट फार कमी नव्हतं एखाद्याचं चित्रकला प्रदर्शन पाहावं वगैरे असं हे नव्हतं तो एक मार्ग जो धरला होता तोच त्यांचा आयुष्यभर त्याच्याशी निगडित असेल तेच त्यांना कोणाकोणाची आणखी गाणी आवडायची म्हणजे काय आमचे पन्नास वर्षांनी आम्हाला कोणी ओळखणार नाही जिवंत राहणार बाळगंधर्व हे त्यांचे मास्तरांच्या बद्दल पण त्यांना खूप होतं हो मास्तरांच्या म्हणजे कल्पक मास्तरांच्या कल्पोत्सव फार खुश होते भास्कर बुवा या जुन्या लोकांबद्दल तर खूप भास्करबुवांच्या बद्दल तर ते अतिशय आणि बद्दल आणि बद्दल बद्दल फार ते लोक नाहीत म्हणून तुम्हाला आम्ही मोठे दिसतो असं त्यांचे हा भाग आहे आजर होता शंका अजून आमचे गुरुजी असते तर आम्ही शिकत राहिलो असतो तर भावना होती अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर की काही काही मंजिका साहेबांनी चिजा शिकवलेल्या त्याचे अंतरे वगैरे एका वेळी आठवले नाही तर ते सांगलीला मधु जाऊन त्याच्याकडे तालीम घ्यायचे मधु यांचे गुरु बंधू गुरुजीका साहेबांच्याकडे शिकणारे परंतु हा संबंध हिंदुस्थानभर कीर्ती मिळवलेला गवई आमका अंतरा नाही मला सुचत म्हटल्यानंतर सांगलीपर्यंत येऊन मधुकडे राहून ती तालीम घेऊन वगैरे जाईल हे किती होतं की त्यांच्या अखेरच्या काळामध्ये मी त्यांना भेटायला गेलो हे आता फार तर दहा पंधरा दिवस जगतील असं वाटत होतं अशा अवस्थेत होते धारवाडला गेलो त्यांना भेटायला तर पहिल्यांदा न हसलेले मनसूर त्यावेळेला पाहिले बघवत नव्हते पण तशा वेळेला असे पडले होते आणि काहीतरी चाललंय एवढं कळत होतं मनामध्ये तर मला म्हणाले मीराबाईच्या मल्हारातला तुम घन से घन घन घन आहे ना घटा त्या ओळीचा अर्थ काय कल्पना करा मृत्यू समोर दिसत होता आणि त्यांच्या डोक्यात चाललेलं होतं की तुम गणसे घन काय म्हणतो आपण म्हणजे मीराबाईचा मल्हाराची मैत्री त्यांच्या डोक्यात चाललेली होती आणि एकदम त्याला प्रश्न आला आपण ही चीज म्हणतो खरी पण हिचा अर्थ काय हे केव्हा की त्यानंतर पंधरा दिवसांनी ते गेले तोपर्यंत गाणं सुटलं नाही कधी तुम्ही म्हणला की एकोणसाठ वर्ष तुम्ही मतजा योग्य हो. दर वेळेला मानलं मतजा फार सुंदर झाली म्हणजे ते सुरू होऊ नये असं मला वाटायचं कारण तिथे भैरवीच्या वेळेस जे ऐकणाऱ्याचं फिलिंग असतं ना की आता इतका चांगला उत्सव संपला असं दरवेळेला प्रत्येक मैत्री त्यांच्याबद्दल वाटायचं की संपत नाही चालूच राहावं कारण ते कुठेही न अडखडता चाललेलं गाणं तीन चार तासात अनुभव असायचा ना तो संपू नये असं वाटायचं प्रवाह जसा थांबू नये वाहत राहावा तर तो प्रवाह तसं व्हायचं पण दुसरं मी पाहिलं की त्यांचं गाणं मनामध्ये खूप वर्ष रेंगायचं आता सुद्धा मला ऐकलेल्या माहिती म्हणजे डोळ्यापुढे आहेत ते रेंगाळायला लागतात आणि ते हॉन्टिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते झपाटणं ते त्यांच्या गाण्यामधलं वैशिष्ट्य भाग मनसुरांच्या अशा अनेक आठवणी आहेत त्या अधिक आनंदाच्या प्रसंगी निघाव्यात असं मला वाटत होतं पण आज त्यांच्या मृत्यूनंतर हे बोलावं लागतंय त्यामुळे ज्या आठवणीने आम्हाला खूप हसवलं होतं त्यांनी आता डोळ्यात पाणी आणलेलं आहे मल्लिकार्जुन मंसूर यांच्या कलेविषयी सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत स्थापन केली पंडित मनसुरांचं हे दुर्मिळ ध्वनिमुद्रण उपलब्ध झालं होतं मुख्यतः राघवेंद्र बेंगेर यांच्या सहकार्याने तसंच आलुरकर म्युझिक हाऊस प्रभाकर दातार आणि सुधीर दातार यांचंही विशेष सहाय्य झालं होतं निर्मिती सहाय्य शुभदा अभ्यंकर यांनी सादर करते होते रवींद्र आपटे श्रोते हो આ કાર્યક્રમ પ્રથમ પ્રસારિત ધરાવતા એકોણીસો ત્રાણું સાલે સુવર્ણ મુદ્રાએ આ કાર્યક્રમ અંતર્ગત આજ